श्रीधर स्वामीकृत श्री हरिविजय अध्याय सव्वीसावा श्रीकृष्णाचे इतर विवाह सत्यभामा नरकासुराख्यान पारिजाताख्यान द्वारकेतील वर्ण एकदा श्रीकृष्णाला भेटण्यासाठी अर्जुन आला होता कृष्णाचा तो अतिभाऊ पांड्यातील तिसरा जगात अजिंक्य म्हणून मानला गेलेला वीर कृष्णाचा भक्त व सखा त्यांची भेट म्हणजे प्रेमाला भक्तीची मिठीच त्यांनी प्रेमाने बोलणी केल्यावर मृगयेला जाण्याचे ठरले एकाच रथात बसून व बरोबर काही सैनिक घेऊन ते अरण्यात गेले द्वारकेहून ते फार दूरवर पोचले साक्षात नरनारायणच होते ते जाता जाता ते यमुनेच्या तीरी गेले तेथेच कृष्ण लहानपणी खेळला होता यमुनेच्या काठावर एक सुंदर तरुणी बसलेली कृष्णाला दिसली ते ध्यान करीत होती कृष्णाने अर्जुनाला म्हटले धनंजया माझे एक काम कर ती तरुणी ध्यानस्थ बसली आहे पहा ती तप करते की काय कोणासाठी तिचे नाव काय तू जरा विचारून ये बरे तेव्हा अर्जुन तिच्याजवळ जाऊन उभा राहिला तिचे ध्यान भंग पावले तिने वर पाहिले अर्जुनाने आपला परिचय करून दिला आणि तिला सर्व माहिती विचारली ती म्हणाली माझे नाव कालिंदी मी सूर्याची मुलगी श्रीकृष्ण हाच मला पतीला व्हावा म्हणून मी तपश्चर्या करीत आहे अर्जुन म्हणाला तू ज्याच्या प्राप्तीसाठी इथे तप करीत बसली आहेस तोच श्रीकृष्ण जवळच आला आहे मी व तो मिळून मृगया करण्यासाठी म्हणून दूरवर आलो आहोत मोठ्या वेगवान रथात तो पहा कृष्ण तिकडे बसला आहे कालिंदी म्हणाली हा मोठा योगायोगच आ हा हा मला त्याची प्रत्यक्ष भेट घडेल का आपण तेवढी कृपा कराल का अर्जुनाने तिला होय म्हणून सांगितले तो कृष्णाजवळ आला आणि म्हणाला कृष्णा ती कालंदी नावाची सूर्यकन्या असून ती तुझ्याशीच विवाह व्हावा या हेतूने तप करीत आहे दारुका रथ तीराजवळ घेऊन चल कृष्णाने दारुकाला हसत हसतच म्हटले कालिंदीसमोर रथ नेऊन कृष्ण रथाखाली उतरला आणि कालिंदीने जसे ध्यान केले होते तशाच रूपात तिला दर्शन दिले कालिंदीने वनपुष्पांची माळ करून कृष्णाला अर्पण केली तो तिला घेऊन द्वारकेस गेला तेथे मग मोठ्या थाटाने दोघांचा विवाह सोहळा साजरा झाला कालिंदी म्हणजेच यमुना नदीने धारण केलेले स्त्रीरूप होय श्रीकृष्णाने मित्रविंदा नावाच्या राजकन्येशीही विवाह केला अवंतीचा राजा मित्रविंद याची ती मुलगी तिला श्रीकृष्ण हाच वर पसंत होता पण तिचे चारही बंधू तिच्याविरुद्ध होते त्यांनी तिचे स्वयंवर करायचे ठरवले त्यासाठी त्यांनी अनेक राजांना व राजपुत्रांना निमंत्रणे पाठवली त्यात कृष्णाला मात्र निमंत्रण दिले नाही कोणत्या तरी राजाला तिने वरावे असा आग्रह तिच्या बंधूंनी धरला ती कृष्णाचे स्मरण करून मनोमन त्याला बोलावू लागली कृष्णाला तिच्या स्वयंवराचे वृत्त कळले आणि ती आपल्यासाठी तळमळत आहे हेही त्याला कळले तो अचानक स्वयंवराच्या जागी गेला त्याला बघता सारी सभा चकित झाली राजे मनातून भयभीत झाले तेवढ्यात मित्रविंदा त्वरेने कृष्णाजवळ गेली आणि तिने आपल्या हातातील वरमाला कृष्णाच्या गळ्यात घातली कृष्णाने तात्काळ तिला सभेबाहेर नेले व रथात बसून दारुकाला रथ भरधाव सोडण्यास सांगितले तोच मित्रविंदेचे बंधू कृष्णाला अडवण्यासाठी धावले कृष्णाने त्यांना शरयुद्धात पराभूत केले व नंतर तो तिला घेऊन द्वारकेत आला तिच्याशी त्याने यथाविधी विवाह केला रुक्मिणी सत्यभामा जांबुवंती व कालिंदी यांच्या इतकाच तिलाही कृष्णाने मान दिला <clears throat> कृष्णाचा सहावा विवाह याज्ञजित राजाची मुलगी याज्ञजिती हिच्याशी झाला स्वयंवरासाठी राजाने असा एक पण ठेवला होता की त्याच्याजवळ असलेल्या सात उन्मत्त बैलांना एकदम बांधून जो वटणीवर आणील त्या बलशाली तरुणाला याज्ञजीती माळ घाली अनेक तरुणांनी व बलाढ्य राजपुत्रांनी तसा प्रयत्न केला होता पण त्यांची फजिती झाली होती कृष्ण स्वयंवराला गेला त्याने त्या साती ऋषभराजांना एकदम बांधून दाखवले इतकेच नव्हे तर त्या बैलांचा माजही उतरला याज्ञजितीने कृष्णाला माळ घातली ते पाहून निराश झालेले व चिडलेले अनेक तरुण तरुणवीर कृष्णाशी युद्ध करायला आले पण कृष्णाने त्यांचा धुव्वा उडवला त्यांनी याज्ञजितीला द्वारकेत नेले आणि तिच्याशी यथाविधी विवाह केला त्यानंतर मद्र देशाच्या राजाने आपली मुलगी कृष्णाला भार्या म्हणून दिली त्याने स्वतःच्या देशात कृष्णाला निमंत्रण दिले आणि मोठ्या थाटाने लग्न करून दिले लक्ष्मणा ही कृष्णाची आणखी एक पत्नी तिच्या पित्याने तिचे जेव्हा स्वयंवर मांडले तेव्हा असा पण केला की जो कोणी जास्तीत जास्त तीन बाण मारून वर टांगलेल्या कृत्रिम मत्स्याचा डोळा फोडील त्याला लक्ष्मणा देईन ते मत्ययंत्र सतत फिरते ठेवलेले होते त्यासाठी जे धनुष्य ठेवलेले होते ते फार अजस्त्र आणि अवजड होते जमिनीवर ठेवलेल्या पात्रातील पाण्यात मत्स्यनेत्र पाहून भेद करायचा होता कृष्ण स्वयंवराच्या वेळी उपस्थित होता कोणालाही तो पण जिंकता आला नाही परंतु श्रीकृष्णाने मात्र त्या माशाचा डोळा पहिल्याच बाणाने विरोध केला तेव्हा लक्ष्मणाने सर्व पराभूत राजांसमोर कृष्णाच्या म गळ्यात वरमाळा घातली अशा प्रकारे रुक्मिणी जांबुवंती सत्यभामा कालिंदी मित्रविंदा याज्ञजिती मद्रा आणि लक्ष्मणा अशा आठ स्त्रिया म्हणजेच अष्टनायिका या आठही स्त्रियांबरोबर कृष्ण संसार करू लागला एकदा काय झाले यादवांच्या सभेत नारद मुनी आले त्यांनी स्वर्गात असलेल्या पारिजात वृक्षाचे फारच चांगले वर्णन केले आणि एक पारिजातकाचे फूल त्यांनी कृष्णाला दिले त्याचा सुगंध दरवळला सर्वांची मने मुग्ध झाली नारद गेल्यावर व सभा संपल्यावर कृष्ण रुक्मिणीच्या भवनात गेला रुक्मिणीने त्याचे स्वागत केले तो झोपाळ्यावर बसला त्याने पारिजातकाचे ते फूल तिला दिले तिला मोठे आश्चर्य वाटले त्या फुलाचा सुगंध घेऊन ती मोहून गेली तिने विचारले तेव्हा कृष्णाने सांगितले स्वर्गात इंद्राच्या नंदनवनात पारिजात वृक्ष आहे त्याचे फूल आहे हे नारदानी प्रेमाने हे मला अर्पण केले तेच मी तुला दिले तिकडे सत्यभामेला हा पुष्पवृत्तांत कळला तिला मत्सर वाटला कृष्णाने ते फूल आपल्याला दिले नाही रुक्मिणीला दिले याचा तिला फार राग आला तिने आपली भूषणे काढून ठेवली साज उतरून ठेवला दासीना तिने सांगितले माझ्या सदनात कृष्ण आला तर त्याला आत सोडू नका मला त्याचे मुखही पाहायचे नाही ते एकटीच रडत धुसफुसत बसली कृष्णाला कल्पना होतीच की सत्यभामा आपल्यावर रागावणार तो रुक्मिणीचा निरोप घेऊन तिच्या सदनात गेला त्याने दासींचे म्हणणे ऐकले गुप्तपणे तो आत गेला सत्यभामेजवळ लाडीगोडीने पुष्कळ बोलणी केली तिला आपल्याजवळ घेतले तिचे समजूत काढू लागला तेव्हा ती मुसमुसून रडत म्हणाली इथे लाडीगोडी लावता आणि एखादी दुर्मिळ वस्तू मिळाली तर ती मात्र रुक्मिणीला देता त्यावेळी माझे आठवण नाही आहेत ते स्वर्गातले सुगंधी सुमन सवत्तीच्या शृंगारासाठी जाणार सत्यभामेचा सोयीस्कर विसर कसा पडला तुमचे नुसते मधुर शब्दच आमच्या वाट्याला यायचे कृष्ण म्हणाला लाडके तू सत्यभामा आहेस माझी चूक सत्य आहे हे दाखवून दिलेस पण मी घाईघाईने गेलो आणि तिला फुल दिले एका फुलासाठी कशाला रोजतेस मी तो वृक्षच तुझ्यासाठी आणून देतो मग तर झाले ना आता रडू नको वृक्ष आणण्याची गोष्ट करतात सत्यभामा म्हणाली बोलता तसे खरे करून दाखवा म्हणजे झाले तिची समजूत पटली मग कृष्णाने तिला पुन्हा सर्व भूषणे स्वतःच्या हाताने घातली तिची कळी खुलली इंद्राचे त्यावेळी द्वारकेत आगमन झाले कृष्ण सत्यभामेच्या सदनात आहे असे कळताच इंद्र तिकडे गेला कृष्णाने त्याचे स्वागत केले यावे देवराज आज स्वर्गापेक्षा द्वारकानगरी विशेष प्रिय झालेली दिसते विशेष प्रयोजन असल्याशिवाय येणे होणार नाही इंद्र म्हणाला कृष्णा दुष्ट असुरांचा नाश करण्यासाठी तू आला आहेस नरकासूर फारच बलिष्ठ झाला आहे आता तर त्याने देवांचा मुकुट पळविला आदिमातीची कुंडलेही त्याने हिरावून नेली नरकासुराचे सैन्य फार मोठे आहे आणि स्वर्गातून देवांना तो हाकलून देईल अशी भीती वाटते त्या नरकासुराला शासन करून तूच माझे व सर्व देवांचे रक्षण करशील कृष्ण म्हणाला इंद्रा तू चिंता करू नकोस मग इंद्राला पुढे पाठवून कृष्णाने यादव सेना एकत्र करण्याची सूचना केली सत्यभामा म्हणाली नाथ तुम्ही नरकासुराशी युद्ध करण्यासाठी निघालेले असाल तर मीही येते तुमचा पराक्रम स्वतः पाहावा अशी माझी इच्छा आहे गरुडावर बसून येईन कृष्ण म्हणाला भामे तू आता आणखी दुसरा हट्ट कशाला करतेस मोठे मोठे वीर पुरुषही युद्धात मरतात तेथे तुझा काय पाड लागणार बाणांचा वर्षा होतो तिथे वीरांच्या गर्जना ऐकूनच तू घाबरून जाशील तरी सत्य भामेने हट्ट धरला तुम्ही जवळ असलात की मला कसले भय वाटणार तुम्ही तर कंसालासुद्धा मारले नरकासुराला स्त्रीशुद्ध करूनच मर येणार असे रहस्य होते ते कृष्णाला माहीत होते कृष्ण सत्यभामेला नेण्यास तयार झाला कृष्ण तिला घेऊन गरुडावर बसला नरकासुराचे राज्य प्राग्य ज्योतिषपुरात होते यादव सेनेला घेऊन कृष्णाने त्या नगरीला वेढा घालण्यासाठी प्रयाण केले त्या पुरीला रक्षणासाठी सात खंदक होते व सात दुर्गही होते सोळा हजार एकशे आठ सुंदर उपवर कन्या त्या नरकासुराने एका वेगळ्या पर्वतावर बंदी करून ठेवलेल्या होत्या नरकासुराला कळले इंद्राच्या बाजूने लढण्यासाठी यादवांची सेना घेऊन कृष्ण आला आहे त्याने आपल्या नगराच्या बाहेर पडून युद्धाला प्रारंभ केला त्याच्या तोफानी यादवांचे सैन्य मरून पडू लागले महाभयंकर युद्ध सुरू झाले दोन्ही बाजूंचे रथी महारथे गतप्राण होऊ लागले रक्तांचे पाठ वाहू लागले कृष्ण प्रखर बाणांचा मारा करीत होता पण नरकासुरावर त्याचा काहीही परिणाम होत नव्हता सत्यभामेला युद्धाचे स्फुरण चढले ती म्हणाली यदुनाथ मला दयाधनुष्य मला द्या बाण भाता पण द्या मी त्या नरकासुराचा प्राण घेते कृष्णाने तिला धनुष्यबाण दिले भाता दिला ती सपासप बाण सोडू लागली स्त्रीला पुढे करून कृष्ण लढतो म्हणून नरकासुराने कृष्णाची निंदा केली त्याने अग्निहस्त्र म्हणून मंत्रून बाण मारला तेव्हा कृष्णाने पर्जन्यास्त्र सोडून तो अग्नी शांत केला नरकासुराने जी जी अस्त्रे फेकली ती ती कृष्णाने परतवून लावली आणि अचानक सुदर्शन चक्र हाती घेऊन ते त्या नरकासुरावर सोडले नरकासुराची मान तुटली त्याचे डोके दूर उडाले तो दिवस आश्विनवद्य चतुर्दशीचा होता चंद्रोदय झाला होता पहाटेची वेळ होती ती वेळ फार महत्त्वाची ठरली त्या दिवशी त्यावेळी अभ्यंग स्नान करण्याची प्रथा पुढे चालू झाली कृष्णाने असे वचन दिले की त्यावेळी स्नान करणे पुण्यप्रद होईल पण स्नान न केल्यास पाप लागेल नरकासुराच्या कैदेत सोळा हजार एकशे आठ कन्या होत्या त्यांनी त्यांची कृष्णाने मुक्तता केली त्यांच्या घरचे लोक त्यांना पुन्हा घरी घेण्यास तयार झाले नसते त्यांनी कृष्णालाच आपले रक्षण करण्याची आपल्याला आश्रय देण्याची आणि पती म्हणून स्वीकार करण्याची विनंती केली कृष्णापुढे दुसरा पर्याय नव्हता त्याने यादवांबरोबर त्या सर्व कुमारिकांना द्वारकेस पाठवून दिले कृष्ण हाच आपला पती असे मानणाऱ्या त्या स्त्रियांना नरकासुराचे आपल्यावर उपकार झाले असे वाटू लागले कारण कृष्णाची प्राप्ती होण्यास तोही कारणीभूत ठरला होता भगदत्त हा नरकासुराचा पुत्र नरकासुराप्रमाणेच तोही पराक्रमही होता त्याला कृष्णाने प्राग्ज्योतिषपुराच्या राज्यावर बसवले कृष्णाने देवांचे कार्य केले होते इंद्राने त्याला स्वर्गात बोलावले त्यांचे स्वागत केले पूजन केले त्याच्या पूजेचा स्वीकार करून कृष्ण द्वारकेस परत येण्यास निघाला नंदनवनात त्याला पारिजातक वृक्ष दिसला सत्यभामेचा हट्ट त्याला आठवला त्याने तो वृक्ष उपटून गरुडावर ठेवला तेव्हा नंदनवाच्या रक्षकांनी इंद्राला ते कळवले इंद्र कृष्णाला विरोध करू लागला तेव्हा बृहस्पतीने त्याला सांगितले इंद्रा कृष्ण हाच नारायण आहे त्याला तू विरोध करणार तेव्हा इंद्राला विरोध सोड विरोध सोडून द्यावा लागला कृष्णाने गरुडावर बसून द्वारकेस प्रयाण केले पारिजात वृक्ष कृष्णाने सत्यभामेच्या अंगणात लावला त्याने मणी आधी तिला दिलाच होता हा दैववृक्ष मिळाल्यावर सत्यभामा फार आनंदित झाली पण रुक्मिणी रागावली ती म्हणाली नारदाने दिलेले एक फूल तेवढे तुम्ही मला दिले पण तिला सगळा वृक्ष आणून दिला तुमचे खरे प्रेम सत्यभामेवरच आहे असे म्हणून ती कृष्णाजवळ बोलेनाशी झाली कृष्णाने तिची समजूत काढली तो म्हणाला प्रिये सत्यभामेला वृक्ष दिला पण स्वर्गात नंदनवन आहे तेथे जे अन्य पारिजात वृक्ष आहेत त्यांची फुले स्वर्गातून इथे पडतील ती तुझ्या अंगणात आणि झालेही तसेच कृष्णाच्या आज्ञेने नंदनवनातून पारिजात वृक्षाची फुले रुक्मिणीच्या अंगणात पडू लागली सत्यभामेचा अभिमान आणि आनंद फारसा टिकला नाही नरकासुराकडून मुक्त केलेल्या सर्व कुमारिकांचा श्रीकृष्णाने स्वीकार केला त्याने त्या सर्वांची एकाच मुहूर्तावर स्वतः तितकी रुपये घेऊन विवाह केला त्यासाठी तेवढी भवने त्याने बांधून घेतली व तो स्वतःच्या मूळ शरीराने रुक्मिणीच्या सदनात राहत होता पण प्रत्येक स्त्रीसाठी वेगवेगळे रूप त्याने धारण केले सोळा हजार एकशे आठ सदनात तेवढ्याच रूपाने त्याने त्या स्त्रियांशी संसार केला कृष्ण रूपाने विष्णूचा पूर्णावतार झाला आहे हे विधीच असलेले ऋषी व सनकाधिक ऋषी सनकाधिक मुनी द्वारकेतच देऊन कृष्णाला भेटू लागले अध्याय सव्वीस समाप्त श्रीकृष्णार्पणमस्तू